रामकृष्ण गोविंद रामनवमीच्या मंगलदिनी आपणा सर्वांचं स्वागत आपणा सर्वांना अभिनंदन आणि भगवान श्रीरामांची आपल्यावर अशीच कृपा राहो आणि ते आपल्याला भागवत समजून घेण्यास मार्गदर्शन करोत ही प्रार्थना एक विनंती आहे तुम्हाला जर खरंच भागवताचा अभ्यास करायचा असेल फार निष्ठा पाहिजे आणि प्रयत्न पाहिजे तर या व्हॉट्सअप ग्रुपचा दोन गोष्टी एक तर प्रसार करा प्रसार करा आणि दुसरं तुम्हाला नसेल सिरियसली अभ्यास करायचा तर प्रेमाना बाजूला व्हा आज आता मी घेणार आहे विषय चतुश्लोकी भागवताचा अहो अत्यंत अत्यंत मूलभूत विचार मांडलेला आहे पण तो सातवीतल्या मुलाला समजेल या स्तराचा आहे याचा मला विस्तार करायला पाहिजे प्रत्येक श्लोकाचा प्रत्येक चरणाचा प्रत्येक शब्दाचा विश्लेषण करून पृथक्करण करून मला जर अभ्यास करायचा असेल तर पुढं जावं नाही तर वर वर अभ्यास करून भागणार नाही ना आग्रह माझा नका ना करू अभ्यास पण करायचा ना तर तो सर्वस्वी करावा मी चतुश्लोकी भागवताकडे वळण्यापूर्वी तुम्हाला ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात एकशे एकोणतीसावं जे सूक्त आहे त्याचं नाव नासदीय सूक्त या नासदीय सुक्ताच्या सात श्लोकात सृष्टीच्या उत्पत्तीचं रहस्य भरलेलं आहे मी जे श्लोक मंत्र वाचून दाखवणार आहे आणि त्याचा अर्थ सांगणार आहे तो तुम्हाला काय मला सुद्धा समजलेला नाही पण मला प्रेरणा मिळावी अहो हे फार गूढ आहे हो मी तुम्हाला कसं समजावून सांगू तुम्ही जर नुसतं कॉपी पेस्ट करून या ग्रुपचा उपयोग करून घेणार असाल तर नका राहू प्रेमानं सांगतो अत्यंत प्रेमा पण करायचं आहे ना तर निष्ठेनं अभ्यास करा मी तुम्हाला आता हे सात श्लोक एक पूर्व पीठिका म्हणून एक माहीत असावे म्हणून काय रहस्य आहे हे समजावं म्हणून वाचून दाखवतो काय समजतं ते बघा तुम्ही त्यातला पहिला मंत्र असा आहे नासदासी नो सदासी तदानी नासिद्रजो नो विव्योमा परो यत किमावरी कुहकस्य शर्मा नभ किमासी द्रहनम गभीरम तेव्हा तेव्हा म्हणजे मुळारंभी सृष्टीच्या आरंभी आता हा तेव्हा शब्द आहे हा एक शब्द चिंतन करण्यासारखा आहे तेव्हा म्हणजे केव्हा मुळारंभी असत नव्हते आणि सतही नव्हते अंतरिक्ष नव्हते कसं म्हणता तुम्ही अंतरिक्ष नव्हते म्हणून कल्पना तरी कराल का अंतरिक्ष नव्हते आणि त्या पलीकडचे जे आकाश तेही नव्हते अशा स्थितीत कोणी कोणाला आवरण घातले म्हणावे कोठे कोणाच्या सुखासाठी अगाध व गहन पाणी तरी होते काय पाणी नव्हते सत नव्हतं असत नव्हतं अवकाश किंवा आकाश नव्हतं मग काय होतं काय दुसरा श्लोक न मृत्युराशी दमृतम न तरही नरात्र्या अहन आसीत प्रकेता आनीदवातं स्वधया तदेकं तस्मात भनन्यात परकिंचनास तेव्हा मृत्यू म्हणजे मृत्यूग्रस्त नाशवंत दृश्य सृष्टी नव्हती म्हणून दुसरा अमृत म्हणजे अविनाशी नित्य पदार्थ हाही नव्हता तसेच रात्र आणि दिवस यांचा भेद करण्यास काही साधन नव्हते जे काय होते ते एकले एकच स्वधेने म्हणजे आपल्या शक्तीने वायू शिवाय श्वासोच्छ्वास करीत म्हणजे स्फुरत होते वायू शिवाय हा त्याखेरीज किंवा त्या पलीकडे दुसरे असे काहीच नव्हते दोन मंत्र झाले तिसरा मंत्र तम आसी तमसा गूढमग्रे प्रकेतम सलीलम सर्वमा इदम तुच्छे नाभ पिहितम यदासीत तपस्यस्तन महिमा जाततैकम जायतैकम अंधकार होता आरंभी हे सर्व अंधकाराने व्याप्त आणि भेदाभेद विरहित पाणी होते किंवा आभू म्हणजे सर्वव्यापी व्यापी ब्रह्म आरंभीच तुच्छाने म्हणजे फोल मायेने आच्छा दिलेले होते असे जे म्हणतात ते मूळ एक ब्रह्मच तपाच्या महिम्याने रूपांतराने पुढे प्रकट झालेले होते चौथा कामस्तदग्रे समवर्तताधी मनसो रेत प्रथमम यदासीत महत्वाचा चरण आहे या मनसो रेत प्रथमम यदासीत सतो बंधुमसती निरविंदनम यदि हृदय प्रतीप्या कवयो मनीषा याच्या मनाचे जे रेत म्हणजे बीज प्रथमत निघाले तोच आरंभी काम म्हणजे सृष्टी निर्माण करण्याची प्रवृत्ती किंवा शक्ती झाला हाच हाच म्हणजे हा काम असतामध्ये म्हणजे मूळ परब्रह्मात सताचा म्हणजे विनाशी दृष्ट दृश्य सृष्टीचा पहिला संबंध होय असे ज्ञात्याने अंतकरणात विचार करून बुद्धीने निश्चित केले तिरस्वीनो विततो रश्मिरेवान अधस्विदासी दुपरी स्विदासीत रेतोधा आसन महिमान आसन स्वधा अवस्थात प्रयती परस्तात हा रश्मी म्हणजे धागा किंवा किरण याच्यामध्ये आडवा पसरला आणि खाली होता म्हटले तर वरही होता त्याच्यामध्ये काही रेतोधा म्हणजे ब्रीजप्रद झाले व वाढून मोठे झाले त्याचीच स्वशक्ती अलीकडे व प्रयती म्हणजे प्रभाव पलीकडे व्यापून राहिला को अद्धा वेद इह प्रयोवत कुत आजाता कुत इयम विसृष्टी देवा अस्य विसर्जनेनान इथको वेदयत आवभूव स्वतःचा हा विसर्ग विसर्ग म्हणजे पसारा कशापासून किंवा कोठून आला हे यापेक्षा म्हणजे विस्ताराने येथे कोण सांगणार कोण निश्चयात्मक जाणतो देव ही या सत्सृष्टीच्या विसर्गानंतरचे मग ती जेथून निघाले ते कोण जाणणार इयम विसृष्टीर यदि दधे यो असाध्यक्ष हा परमे व्योमन सो अंग वेद यदिवान न वेद हा हा विसर्ग म्हणजे पसारा जेथून झाला किंवा तो निर्मिला गेला अगर न गेला ते परम आकाशात असणारा या जगाचा जो अध्यक्ष हिरण्य गर्भ तो जाणीत असेल किंवा नसेलही कोणी सांगावे बस नासदीय सुक्ताचे हे सात मंत्र आणि त्याचा अर्थ वाचला या अर्थावरून काहीही वर वर वाचून समजणार नाही याच्यामध्ये फार फार गूढ अर्थ आहे मला हे जर समजून घ्यायचं असेल तर प्रयत्न करावा भागवत वाचनाचा नाहीतर हे समजून घ्यावं असं कोणीही म्हणत नाही कोणाचाही आग्रह नाही स्वतःची इच्छा असेल प्रबल इच्छा असेल तर अभ्यास करावा वर वर वर वर भागवताच्या ओळी वाचून समजणार नाही त्याच्यामध्ये काय आहे मी बहिर्मुख आहे मला भागवत या जन्मात नाही अनेक जन्मात समजणार नाही मी जर अंतर्मुख झालो आणि माझी इच्छा जर प्रबल असेल आणि या दोन जोडीला मिळून मी जर भगवंतांना शरण गेलो तर मला भागवत समजेल आता हे जे नासदीय सुक्तामध्ये काय म्हटलंय बघा याच्या मनाचे जे वेत म्हणजे बीज प्रथमत निघाले आणि तोच आरंभी काम म्हणजे सृष्टी निर्माण करण्याची प्रवृत्ती किंवा शक्ती झाला प्रथम काय निर्माण झालं असेल पहिलं कार्य या सृष्टीतलं तर काम निर्माण झाला काम म्हणजे सृष्टी उत्पत्ती त्याची वृद्धी करणारी शक्ती ती शक्ती निर्माण झाली आता यावर मी खूप चिंतन करून याचा विस्तार करून याचं पृथक्करण करून याच विश्लेषण करून मी अंतर्मुख होऊन समजून घेतलं तर मला भागवत समजेल चतुश्लोकी भागवत समजेल चतुश्लोकी भागवत हे या ना, नासदीय सूक्त म्हणजे बीएचा अभ्यास म्हटला तर चतुश्लोकी भागवत त्याच्या तुलनेनं सातवीचा अभ्यास आहे इतका प्राथमिक आहे तो आता हा मी विस्तार करणार असेल तर पुढं जावं नसेल तर अभ्यास सोडून द्यावा परंतु उगीच इकडचं तिकडं तिकडचं इकडं यासाठी भागवत महापुराणचा उपयोग करून घेणार असाल तर त्याचं ज्ञान तुम्हालाही होणार नाही आणि दुसऱ्यांनाही अडचण निर्माण करेल तर ज्या दुसऱ्या कुणाला हे ज्ञान मिळवण्याची इच्छा आहे अशांपर्यंत प्रसार करा तुम्हाला इच्छा नसेल स्वेच्छेनं बाजूला राहा परंतु चेष्टा करून गम्मत करून जाता जाता मला हे समजावं अशी इच्छा असेल तर या जन्मात समजणार नाही नारायणाला शरण गेल्याशिवाय रामकृष्ण गोविंद